दखण दखणाचा सांगे जना छाती ठोकून पुन्हा पुन्हा या देशाचा इतिहास भीमा विना सुना पुन्हा देशी परदेशी पाहुणा तेही भीमाला वंदना मापू जाता तराजूत भीम भारीत विद्वाना लिहून देशाची घटना